सर्ग बारा श्री वाल्मिकी मुनी म्हणाले विश्वास मुनींचे आश्वासनपर भाषण ऐकल्यावर अर्थाने परिपूर्ण आणि तसेच रमणीय भाषण करण्यास रामाने आरंभ केला श्रीराम म्हणाला भगवान ज्या अर्थी आपण मला आज्ञा केली आहे त्या अर्थी केवळ त्या आज्ञेचे पालन करावे एवढ्याच हेतूने मी आज्ञा असूनही माझी स्वतःची स्थिती आपल्यापुढे निवेदन करीत आहे कारण सज्जनांची आज्ञा कोण उल्लंघन करेल मी स्वतःच्या पित्याच्या घरात लहानाचा मोठा झालो विद्याध्ययन पूर्ण केले नंतर सज्जनाने सदाचार विषयक घालून दिलेल्या नियमानुसार हे मुनिवरा तीर्थयात्रेला निघालो पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रात संचार करीत सर्व समुद्रापर्यंत मी प्रवास केला तीर्थयात्रेत माझा जो काल गेला त्या काळात संसारविषयीची आस्था नाहीशी करणारे विचार माझ्या मनात निर्माण झाले त्या विचारांचे स्वरूप मी आता आपल्याला सांगणार आहे माझ्या ठिकाणी विवेक जागा झाल्याने तेव्हापासून माझ्या मनातली विषयोपभोगासंबंधीची प्रीती पूर्णपणे नाहीशी झाली यावेळेपासूनच माझ्या अंतकरणात असे विचार येऊ लागले की विषयापासून मिळणारे सुख हे किती क्षुद्र आहे परंतु त्या तसल्या सुखाच्या मागे लागूनच माणसे मरण्याकरता उत्पन्न होतात आणि उत्पन्न होण्याकरताच मरतात अशा प्रकारचा हा संसार सर्व मनुष्यमात्रांच्या मागे लागला आहे बरे जन्म आणि मृत्यू यांच्यामधील जो काळ त्या काळात तरी मनुष्याला सुख प्राप्त होते का तेही नाहीच चराचरातील सर्व जीव विषय उपभोगांसाठी एवढे झडपडत आहेत पण त्या विषयांची प्राप्ती होत नसल्यामुळे <clears throat> म्हणा किंवा प्राप्त विषयांचाही लवकर वियोग होत असल्यामुळे म्हणा त्या जीवाला पुन्हा आपत्तीच भोगाव्या लागतात अशा त्या विषयापासून मनुष्याला संसारात कधीही खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही <clears throat> ही गोष्ट अगदी निश्चित आहे वास्तविक विषय हे सुखकारक नाहीतच जसा लोखंडाच्या सळ्यांचा एकमेकींशी संबंध नसतो तसाच विषयांचा आणि मनुष्यांचा म्हणजे मनुष्यांच्या सुखाचा संबंध जुळणे शक्य नाही परंतु केवळ आपल्या मनाने कल्पिलेल्या भावनेने मनुष्य प्राणी विषयांवर आसक्त होतात विषयांची गोष्ट कशाला हे सर्व जग मनातल्या कल्पनेच्या योगानेच भासमान होते पुढे अंतकरणात विवेक उत्पन्न झाला म्हणजे मग ते खोटे आहे आणि त्यापासून सुख प्राप्त होणे अशक्य आहे हे पटायला लागते तरी परंतु खरे सुख कशाने प्राप्त होईल याविषयी योग्य निर्णय न करता आल्यामुळे आम्ही मोहित झालेलो आमची बुद्धी फार मूढ बनली आहे इतकी की ज्याप्रमाणे मृगजळाला सत्य मानून मूढ हरिणे त्याच्या पाठीमागे दूर रानात भटकत जातात आणि अंति क्लेश पावतात त्याप्रमाणे आम्ही भ्रामक विषयांच्या नादाला लागल्याने आमची स्थिती सुद्धा क्लेशदायक झाली वास्तविक आम्ही परवश नसूनही आमची स्थिती गुलामाप्रमाणे झाली आम्ही फार मोठे विद्वान असल्याचा आम्हाला अभिमान वाटत असतो विषय हे माईक आहेत हेही आम्ही जाणतो परंतु प्रत्यक्षात आमची स्थिती पाहू गेल्यास आम्ही मूढच आहोत असे म्हणावे लागते प्रपंचात काही अर्थ नाही विषय सुख हे दुःखरूप असून त्यामागे लागण्यात कोणत्याही पुरुषार्थ नाही असे केवळ तोंडाने आम्ही नित्य म्हणतो परंतु आमच्या मनात असलेली विषयासंबंधीची प्रीती मात्र बद्ध मूल असते त्यामुळे आम्ही बद्ध ते बद्धच राहिलो असतो पुष्कळ काळपर्यंत अशा प्रकारे विषयामध्ये गुंतून राहिल्यावर मग कुठे आम्ही किंचित सावध होतो त्यानंतर जसे वनात संचार करणारे बुद्धिहीन पशु त्यांच्यासाठी तयार केलेल्या गर्तेत पकडून गर्तेत पडून पकडले जातात तसेच आम्ही व्यर्थ या मोहात पडलो आहोत असे म्हणतो मी कोण आहे या नरजन्माचे स्वरूप वस्तुता कसे आहे मी जन्माला आलो ते कशा करता हे राज्य आणि हे भोग तरी सत्य आहेत की मिथ्या आहेत जे जे दृश्य ते ते सर्व वस्तुत सत्य आहे का तो सारा भ्रमच आहे जर तो भ्रम मिथ्या असेल तर मग ते नाहीसे झाल्यावर आपल्याला शोक करण्याचं तरी काय कारण असा नाना प्रकारे विचार करीत असता आमची स्थिती एखाद्या निर्जर प्रदेशातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची जशी असुखकारक स्थिती असते तशीच होते आणि म्हणूनच अहो ब्रह्मन मला विषयाबद्दल प्रेम वाटत नाहीसे झाले यामुळे माझ्या मनात असे प्रश्न येत आहेत की हे सर्व जग उत्पन्न का होते वृद्धत्वादी विकाराने युक्त असे ते का दिसते अखेरीस नाश का पावते मनुष्य जन्माला येतो कशाला म्हातारा होतो ते का अंतिम मरण पावतो ते का संपत्ती विपत्ती या दशा पुन्हा पुन्हा उत्पन्न का होतात नि नंतर नाहीशा का होतात आपण मला हे सर्व व्यवस्थित समजावून सांगा बरे हे सर्व विकार खोटे आहेत असंही म्हणता येत नाही कारण ते सर्व प्रत्यक्षात अनुभवाला येतात एखाद्या पर्वताच्या शिखरावरील वृक्ष वायूच्या झोताने जर्जर केले जातात त्याप्रमाणे विविध प्रकारच्या विकारांनी भोगाने आम्ही प्रत्यक्ष जर्जर केले जातात आम्हाला वाटणारा आमच्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा गर्व व्यर्थ आहे संसारातील दुःखाचा सर्वथा नाश कसा करावा या बाबतीत लोकांची मती कुंठित झाल्यामुळे ते अचेतन होऊन स्तब्ध राहतात अशा लोकांचे जीवित केवळ व्यर्थच हो ज्याप्रमाणे वेळूच्या बासरीतून वायू खेळत असावा त्याप्रमाणे प्राणनामक वायू या लोकांच्या शरीरातून निरर्थकपणे वाहत असतो एवढेच कारण पुरुषार्थहीन जीवित असेल तर त्याचा काय उपयोग तेव्हा ढोलीत अग्नी निर्माण करून त्या भयंकर अग्नीमुळे एखाद्या जीर्ण वृक्षाची जशी अवस्था होते त्याप्रमाणे तशीच अवस्था हे दुःख कशा प्रकारे नाहीसे होईल अशी अंतरात चिंता लागल्याने माझी सुद्धा झाली संसार दुःखाने माझे मन ग्रस्त झाले असून एखाद्या दगडाप्रमाणे माझी स्थिती मूळ बनली असे असूनही स्वजनांना दुःख होईल या भयाने मी माझ्या अंतरातील दुःख बाहेर दिसू देत नाही माझे चित्त खिन्न आणि शून्य झाले मला कोणत्याही गोष्टीचा हर्ष वाटत नाही तरी परंतु स्वजनांना विषाद वाटू नये म्हणून मी बाह्यता मात्र आनंदी वृत्तीच दाखवतो एखादा श्रीमंत माणूस काही कालानंतर दरिद्री झाला म्हणजे त्याला आपली पूर्वीची स्थिती आठवून दुःख होते त्याप्रमाणे भाव आणि अभाव ह्याने भरून असलेल्या संसाराच्या स्थितीचा विचार माझे मन खिन्न करतो ऐहिक संपत्ती मनुष्याची फसगत करते त्याला मोह उत्पन्न करते त्याच्या गुणांचे मात्रे करते आणि शेवटी दुःखात पडते दारिद्र्य रोग इत्यादी विपत्तीने माणूस स्वतः ग्रासलेला असावा आणि तशा स्थितीत त्याच्या घरात स्त्री प्रसूत होण्याची वेळी आलेली असावी म्हणजे ती स्थिती त्या माणसाला आपल्या घरातही सुख मिळू देत नाही त्याप्रमाणे चिंतेच्या चक्रगतीत भ्रमण करायला लावणारे हे धन मला आनंद देत नाही रानात राहणाऱ्या हत्तीला श्रंखलाने जखडून टाकले म्हणजे त्याला जसे दुःख होते तसेच दुःख नानाविध विकाराने भरलेल्या आपल्या नाशिवंत स्थितीबद्दल चिंतन करीत असता मला होते रात्रीच्या वेळी मोहरूपी झुके पसरून त्यावेळी विषयरूपी शेकडो चोर जीवांचा नाश करण्यासाठी टपून बसलेले असतात त्या आणि ते मनुष्याच्या अंतःकरणातील विवेक रूपी रत्न हरण करीत असतात जर तो सत्पुरुष रूपी पराक्रमी वीर त्या दुष्ट चोरांचा निपात करणार नसेल तर ते कार्य दुसरा कोण करेल इति श्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे द्वादश सर्ग